नमस्कार यशवंत बुवाजी तर सुरुवातीचा प्रश्न काय नमस्कार साहेब आज आपण सुरू करतोय आणि हे थोडंसं मागे जे इथं काही होऊन गेलं आहे त्या पार्श्वभूमीवरून पुढे जो काही उपक्रम संवाद फाउंडेशनला करायचं आहे त्याची पहिली बैठक आहे त्यामुळे आज काय सगळं उरकून टाकायचं अशातला काही भाग नाही जसं काय आपल्याला जमेल तसं पण मुळात त्याचा रोख असा असण्याची आमची इच्छा आहे कारण बुवांनी त्यांची जी बेसिक तालीम झाली आणि त्याचं जे त्याचा विस्तार त्याची बढत म्हणा त्याच्याबद्दल ते खूप विस्ताराने बोललेली आहेत त्या आपल्या मध्ये आणि त्यांनी ती उदाहरणे दिलेली आहेत आता मला म्हणजे आपण आपल्याकडे सूत्रसंचालनाची सूत्र देण्यापूर्वी माझा मनोदय काय तो सांगतो की बेसिक तालीम झाल्यावर असे कुठले कुठले कलावंत ज्यांचा आपल्यावर इन्फ्लुएन्स झाला परिणाम करून गेले आणि त्यांची कुठली मूल्य आपल्याला सामावून घ्यावीशी वाटली आपली करावीशी वाटली त्याची झलक म्हणजे विस्तार असं नव्हे पण समजा जे कोण असतील दिग्गज असा आमचा थोडक्यात रूपरेषा आहे जी आम्ही चाहतो आणि आता त्यातले बारकावे सगळे आपण बरं बरं नाही मी काय म्हणतो तुम्हाला जे पहिल्यांदा मिराशिबाने जे तालीम दिली असेल तेव्हा त्यांनी सुरुवातीला तुम्हाला आस्थायंत्रे सांगितले असतात हो. तर ते म्हणजे कसे म्हणायला सांगितले तुला एखादा यंत्र कोणत्याही रागातला तुम्ही जरा म्हणून दाखवा म्हणजे मग मला पुढे प्रश्न विचारायला बरं पडेल कोणताही राग त्यांनी सांगताना रागाचं नाव सांगितलं होतं का रागाचं नाव सांगितलं होतं परंतु आरो आवरो असं वगैरे त्यावेळेला पद्धत नव्हती नुसते यंत्र शिकवलं हा मी म्हणतोय तू म्हण म्हणजे मी म्हणतोय तसं तू म्हण तू म्हण हा असं की हे कोमल आहे ह्याला हे तीव्र आहेत असं काही नाही बरं मग ते जरा एक म्हणून तर त्या आठवणीत मला एक पहिली चीज त्यांनी मधली सांगितली सोयी रसना जो गुण गावे तर ती मिजारा म्हणजे सुरुवात पण ती कोणत्या तालात आहे छपताल म्हणजे आता त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी त्यावेळेला जी लय दाखवली असेल हो. म्हणण्याची त्या लयीमध्ये ते पाहिजे हा ह्या वेळेला लईच्या संबंधी त्यांनी काही सांगितलं म्हणजे तालाच्या दृष्टीने ही म्हणत असताना काही सांगितलं का तुम्ही आता ही झपताडीची लय हा आता त्यावेळेला हे सुद्धा की ताल धरून शिकवलं बर बर बर म्हणजे एक तीन आठ न टाळी आहे बर ताल तेव्हा द्यायला बर पण आता आज जर तुम्ही समजा म्हणायचं झालं मैफलीत तर ही चीज याच लयीत म्हणाल ह्यात लईत पण पूर्वीच्या मग त्यांच्या ज्या इतर लयी असतील म्हणजे झुमरा म्हणा तिलवाडा म्हणा याच्यात पुढे काही बदल झाला किंवा काय आमच्यात थोडा बदल झाला हा तो म्हणजे तो बदल हा खूपच म्हणजे एस्पेशली ग्वाल्हेरची लय हां अतिशय फास्ट होती म्हणजे बघा तुम्ही आता तिलवाड्याची उदाहरणाचं लय धा खोल वगैरे सगळे ह्या लईत व्हायचे पण मग विस्तार करता विस्तार करताना ह्या लईची काय अडचण वाटायची का त्या वेळेला काय अडचण काय नाही ही सवय होती ना पण मग आता तुम्ही त्यात काही बदल केलात आता तो करावासा का वाटला आता ह्या लईला जेवढं धावही व्हायला पाहिजे ना हा लक्षात की फार द्रुत पडायला लागली ती आणि एकदम लागणं आवाज सुद्धा काही म्हणजे आपल्या आपल्याला ती तेवढी प्रतिकूल पडते ती बर एकदम चटकन गळ्याच्या दृष्टीने सुद्धा आणि थोडासा परिणाम आपल्या गळ्याने सुद्धा होत असतो बर ती लय थोडी प्रत्येकाची स्लो झाली बर त्यावेळेला दुसरे जे गायक असतील म्हणजे मिराशी कडे तुम्ही शिकत असतानाच्या काळामध्ये हो त्यांची गाणी तुम्हाला ऐकण्यावर काही बंधन नव्हतं नाही म्हणजे ऐकू म्हणजे नाही असं काही नव्हतं पण मग तुम्ही ऐकलीत त्यात कोणाचा प्रभाव असा त्या काळात झाला असेल आता मी सांगू का त्यावेळेला खरं सांगायचं म्हणजे इतकी गाणी होत नव्हती म्हणजे इतर गाव्यांची एक तर माझं पुण्यात शिक्षण झालं आता ज्या तऱ्हेने लोकांना ऐकायला मिळते ना गाणी अनेक कलाकार त्यावेळेला इतके लोक खरोखर ऐकायला मिळत नव्हते आणि पुण्यात पुन्हा म्हणजे कलाकार कमी होते की ऐकायला मिळत नव्हतं नाही त्या मनाने कलाकारही कमीच होते म्हणजे आता इकडचे तिकडे येणं तिकडचे इकडे जाणं हे जे होतं ते त्यावेळेला कमीच होतं म्हणजे पुण्यातली काय एक दहावीस लोक असतील त्यावेळेला पुण्यात साधारण मास्तर होते विनायक बुवा होते हे आता हेच खरं म्हणजे दोनच हिराबाई होत्या वजेबा होते वजेबा होते पण ते सुद्धा माझ्या पुष्कळ वयाच्या पुढंच म्हणजे अगदी लहानपणी म्हणजे त्यांच्या कल्पनाही नव्हती मला पण वझे बोआगर यांचं गाणं तुम्ही ऐकलं असेल हा तर त्यावेळेला लयची कल्पना त्यांची पण अशीच होती हो पण त्यावेळेस बहुतेक लोकांची लय हीच होती बर म्हणजे किंबोना मास्तरांची सुद्धा ती लय ही होती विनायक वंची ती लय आहे कृष्णराव पंडित यांची ती लय म्हणजे अजून नारायणराव व्यास ह्या लयीत गायचे म्हणजे अजून सुद्धा ही लय आमच्यात थोडा बदल झाला हे मी आधीच सांगतो आणि हिराबाईंच्या बाबतीत नाही त्यांची लय स्लो मुळातच स्लो हा अच्छा म्हणजे ह्या लयीचं नव्हे पण तुमच्यावर परिणाम कोणाचा झाला असेल गाण्याच्या दृष्टीने किंवा हे यातलं काही आपल्याला हवं असं तुम्हाला वाटलं त्याचं काही नाही त्यावेळेला मी सांगितलं ना की एक मला व्यक्तिशः मास्तरांचं गाणं आवडत असे बर विनायक वनचं गाणं ऐकायला मिळायचं त्यावेळे वजे वनचं थोडंसं ऐकायला मिळालं मी काय म्हटलं की त्यावेळेला विशेष गाणीच ऐकायला मिळाली नाहीत पण नंतर नंतर बापूरावांचं गाणं ऐकायला मिळालं पुरस्कारांचं गाणं जे ऐकायला मिळालं हा ते तुमच्या मीरा गाण्यापेक्षा काही वेगळं वाटलं वेगळं वाटलं पण मी म्हटलं ना लय किंवा रागाची भरणं तसंच ग्वाल्हेरचंच म्हणजे नमुना त्यातलं थोडासा लगाव वेगळा असेल हो. त्याचं पण ग्वाल्हेरशी मिळतं जुळलं म्हणजे आता झुमऱ्याची लय त्यांची अगदी तशीच वाटायची आम्हाला पण त्यातला आवडलं तो कोणता भाग त्यातला जास्त आवडला तुम्हाला मास्तरांच्यातला थोडंसं रसिकपणा होता बाकी त्यांचंही बोलांग करणं म्हणजे जास्ती ग्वाल्हेरच्याच पद्धतीने सुद्धा गात असत पण मग इथे मध्ये रसिलेपणा थोडा कमी आहे असं हे निघतं का आता असं आहे की कमी असं म्हणत म्हणता येणार नाही पण प्रत्येक कलाकाराची काहीतरी एक स्पेशालिटी असतेच ना त्याचा परिणाम परफॉर्मरची हा असते ना असेल ना प्रत्येकाची एक स्पेशालिटी असतेच ना त्याचा परिणाम तुमच्यावर होतो बापूराव प्रत्येकाचे ढब म्हणून बापूरावांचा काही परिणाम झाला का पुष्कळ झाला तो कसा म्हणजे म्हणजे किंबवना काही वेळा लोक बघा अजून असं म्हणतात माझ्या बाबतीतच त्यावेळेला सुद्धा म्हटलेलं की जरा बापूरांची आठवण होती तुमच्या गाण्यात म्हणजे आकाराने स्वच्छ गाणं अस्त्यांतरा रेखीव म्हणणं ज्याला नीट नेटका परफॉर्मन्स म्हणावा त्या दृष्टीतनं बापूरावांची आठवण होते असं म्हणतात बर तर त्यावेळेला आम्हाला बापूराव एक आदर्श वाटत असत लहानपणी कारण दुसरं कधी ऐकायलाच त्याच्यापेक्षा मिळालेलं नाही पण विनायकराव पटवर्धन कुठच्या खासाहेबांचं सुद्धा आम्हाला गाणं त्यावेळेला ऐकायला तसं मिळालेलं नाही कुठचे म्हणजे खासाहेब सुद्धा फैयास खासाहेबांचं थोडंसं पण त्यावेळेला समजतही नव्हतं बरं नाही पुढे तुम्ही आग्रा गायकीकडे वळलात नंतर म्हणजे फार पुढे म्हणजे मी मुंबईला आल्यावर जवळजवळ तेव्हा कुठेतरी म्हणजे त्यामध्ये जगन्नाथ बुवांच्या गाण्याचं आकर्षण वाटलं की मुळात आग्रा शैलीबद्दल कुठेतरी तुम्हाला आकर्षण नाही मुळात मी सांगतो काय की थोडस उपजत म्हणा किंवा काही म्हणा लईच वेड थोडस आम्हाला लयकारीच असं म्हणा लयकारीच वेड बरं त्यावेळेला बुवांच्या वेळ शिकत असताना काही वर्षांनी माझ्या हातात तबला आला तबला आला का तर पुढं पुढं त्यांना तबला वाजून शिकवता येईन असं झालं बर वयानुरूप बर तेव्हा तालमीला कुणीतरी ठेका हातात घेतला पाहिजे होय तर त्यांनी नॅचरली वाजवतो त्यामुळं मला तबला वाजून उत्तम गाता येतं बरं म्हणजे त्याची अडचण पडत नाही हे कठीण आहे थोडंसं म्हणजे तबला वाजवून गायचं पण त्याला काय कारण की बुवांना ते ना कारण बुवा स्वतः ठेका वाजून शिकवत असत बरं मी सुद्धा आता शिकवतो ते सुद्धा तबला वाजून शिकवतो बर तर त्यामुळे नॅचरली माझ्याकडे काय झालं की तबला आला की आता शिवता तू तबला घे बर सवय झाली बर त्यामुळे थोडस ताप आणि पहिल्यापासून थोडस तबल्याचं वेळ जास्त बर त्यामुळे मग पुढं पुढं असं झालं की जेव्हा मी मुंबईत आल्यानंतरच्या गोष्टी आहेत त्या की दुसऱ्याचं मग अग्रेवाल्यांचं काय वगैरे हा प्रश्न तर तो लयकारीचं थोडंसं हे असल्यामुळं ती एक वेगळी मला लयकारी वाटायला लागली हां हां बोलांग ग्वाल्हेरमध्ये सुद्धा बोल बनावाचं सांग पण मी म्हटलं ना पद्धत थोडीशी प्रत्येकाची वेगळी ग्वाल्हेर आणखी नागरा हे दोन्ही बोल बनावानीच जाणारी माणसं पण मी सांगितलं ना प्रत्येकाचा ढंग आम्ही शब्द वापरतो थोडासा बोल बनवण्याचा ढंग ते मला जरा बरं वाटायला लागलं तुम्ही त्या दोन्ही ढंगाने दाखवाल का जरा बोल अंग बघा कुठचा घेऊया सांगा तुम्ही कुठलाही सांगा घरी कुठलाही आता मी जे म्हंटल ना की थोडासा लगाव सुद्धा आवाजाचा लावण्याची पद्धत ही सुद्धा प्रत्येकाची वेगळी आपण एक गौड सारंग सारंगमधली चीज बघा बर आता ग्वाल्हेर कसा टाकतील हा पती अड जर be पति जर गया बेलरिया पति जर गए pati जर पाडे पति जर गया आता हे थोडंसं अग्रेवाल्यांचा टोन झाला बघा पत जड गैया बेनरिया पति झर गए पति एक वाले चलो हाँ। पति झर गए या बेनरिया ये jai Pati jaraganya belariya Wali sabudala Pati jaraganya belariya Yeri pati jaraganya belariya Yeri pati jaraganya Pati jaraganya आता ही थोडीशी लेखा जर बघा

pati jate ge ya be la re ya ye de ma pati jate ge अशी आकारण जाईल हे थोडस म्हणजे टोनिंगचा कसा फरक असं मध्ये पण हे वेगळे अंदाज दाखवता येतील का यातलेच द्रुत म्हणा ना एखादी बघा किंवा कुठली झाली हा पिऊ पालन लागे मोरी आखिया पेवो पालन लागे मोरी आखिया आली बिना पिऊ मोराजी जग बरावे चैन नहीं आवे घडि पलनदिन रे न पलन दादि मोरि आगया पे मु बालन दागे मोरि आगिया अलिनाोरा जिया गरा वे च नहियालनदिन रे न पलन दादि मोरि आख्या विरह पथि का ले जा संदेश बाप पिया सन कहिए हमारी व्यथा तुम्हारे दरस को पलन लागे मोरी आखिया पलन लागे मोरी राखिया पलन लागे मोरी पलन लागे मोरी राखिया पलन लागे फलन लागे मोरी लागी ला फलन लागे मोरी फलन लागे मोरी लागी ला दिमे न बेगो मोरा गिरा गबरावे जन न गिरावे गरे बल दिन जन लागे मोरी अगिला बलन लागे मोरी अगिला फलन लागे अगिला देवो फलन लागे मोरी आता तानांचे बोल तानांचे सट्टे जे आहेत ते दोन्ही तऱ्हेने आता थोडेसे ग्वाल्हेरमध्ये सपाट ताण्याला जास्ती महत्व आहे. ताण्याचे ज्याला व्हेरिएशन्स म्हणतो आता काय होतं की सगळ्यांचं कानावर पडून पडून खरं म्हणजे सगळ्यात सगळंच एकात येतं परंतु तुम्हाला वाल्हेरच तर सरळ ताण ही जास्ती पलन दादी मोरी आखी जा आत्ता मी पॅटर्न दाखवले तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे कारण जगन्नाथ मोहनच्याकडे खास येत असत हे जे आत्ता दाखवले तर हे ते पॅटर्न त्यांचेच बघा पलन लाजे हा हा हा हा 哎哎哎 होते त्यावेळेला म्हणजे मिराशी बुवा होते किंवा त्यांचे समकालीन आणखी होते याच्यापेक्षा वझे बुवांमध्ये तुम्हाला वेगळेपण असं काय दिसलं असेल मी काय म्हटलं की थोडासा व्यक्तिगत गवयांचा लगाव जो असतो ना त्याच्यावर मी घराण्यापेक्षा सुद्धा मग त्यांची म्हणून एक गायकी निर्माण होती वझे सारखं आता तुम्ही ग्वाल्हेर जर म्हटलं तर सगळं प्रत्येकाचं थोडं वेगळं आहे म्हणजे सूत्र ग्वाल्हेरच आहे बघा पण पुढं पुढं काय झालं की सारखं आग्रेवाळ्यातले जगन्नाथ बुवा असून सुद्धा जगन्नाथ सारखं गातो विलास खासेबात तुम्ही म्हणालात म्हणजे पुन्हा व्यक्तिगतपणा त्या त्याच्यावर आला इथे घराणं आहेच पण इथे बघा विलास हुसेन सारखं म्हणजे त्याची जी इंडिव्हिज्युलिटी आली गायकीत म्हणजे गायकी असू दे पण पण तो यायलाच इंडिव्हिज्युलिटी लगावावर न येते मला काय म्हणायचं लगाव गळ्याचा जो लगाव आहे हा प्रत्येकाचा वेगळा मग ती त्याची स्पेशालिटी ठरते नाही पण वझेबॉनचं एक गाणं तुमचं एक आवडीचं गाणं त्यांचा असा कुठला भाग तुम्हाला जास्त अपील झाला की एक शब्द टाकण्याची म्हणा काय त्यांची पद्धत जी असेल ते होतं गाणं आता त्यांच्यामध्ये पुन्हा असं आढळतं की वझेबुआ हे जोड राग सुद्धा बरेच गात असतात हो जे इतर ग्वाल्हेरवाले गायक सहसा गात नसत किंवा अजूनही गायलेले फार आढळलेलं नाही पण ते मात्र गात असत आता हे त्यांनी इतर ठिकाणून मिळवले असले पाहिजे थोडंसं मी म्हणतो काय की थोडं बुवांचं मात्र लईच्या दृष्टीने वजे स्लो थोडीशी लई झाली पुन्हा इथे आलं की गळ्यानुरूप आलं असा फिरणारा गळा नव्हे पण म्हणजे त्यांच्या गळ्याच्या वजनाने ती लय सुद्धा थोडीशी वेगळी झाली म्हणजे त्या काळच्या म्हणजे तुमच्या मिराशी बुवांच्या किंवा अंतुबुवांच्या हो. वगैरे मानाने त्यांची लय- मानाने थोडीशी लय वेगळी झाली कोणती तुमच्या तब्येतीला येईल ती म्हणा म्हणजे आता उच्चार बघा गुरु एक भैरव भार म्हणजे सहज आता आठवते डार डार हे पाहता इथे इथे गायकीशी संबंध नसून बघा थोडासा काय झाला त्यांचा लगाव उच्चारण आलं बघा उच्चारणाने सुद्धा गायक ओळखायला डार डार पातन पण डार डार पादन पर कोयलिया बोली कोयलिया बोली हवर करते गुंजे गुंजे हवर करते गुंजे गुंजे पीबती रस डोंगे डार डार पादन पर डार डार पादन पर कोयलिया बोली हवर करते गुंज गुंज हवर करते गुंज गुंज विपति रस डोले डार डार पातन पन को हा आता हे थोडस काय थांबून थांबून चलन करण्याची पद्धत हे हा हा सुद्धा खुला बघा मी मी आता म्हटलं ग्वालियरचे की शब्द असे आर्टिफिशियल नाही म्हणायचे मग आता मास्तर हे ग्वालियरचे गायक म्हणायचे की आग्राचे गायक त्यांच्या गाण्यात पुष्कळ सगळ्यांचं संतुलन होतं बघा म्हणजे पुन्हा आलं की एक व्यक्तिगत मास्तर मास्तरांसारखे गात हो, अनेक मुलांचे रंग होते म्हणजे मी काय म्हणे की त्यावेळेस सुद्धा त्या लोकांचे अनेक गाण्याचे रंग होते पण कमी लोक असल्यामुळे तेव्हा गात असल्यामुळे त्यांच्यात रंग इतर कमी असतील हो. पण मला हे आता म्हणायचं आहे विशेष करून बघा की त्या काळात सुद्धा प्रत्येकाच्यात परिवर्तन थोडंसं झालेलं आहे हा मुद्दा लक्षात घ्या आता तुम्ही खूप जणांचं ऐकताय हो त्यामुळे प्रत्येक परफॉर्मिंग आर्टिस्टमध्ये आणखीन अनेक लोकांचं झालेलं आहे आता ज्यांनी डोळसपणाने केले त्यांचं चांगलं झालं म्हणजे इथे डोळसपणाचा सुद्धा विचार आहे पण त्या काळात काय आहे की फार लोकही ऐकायला मिळत नव्हते हो. तुम्ही लक्षात पण त्या त्या लोकांनी सुद्धा फरक झालाच की नाही आता बघा सरख हे काय झालं आता घराणं ग्वाल्हेरच आहे हो होय म्हणजे इथे इंडिव्हिज्युअलिटी आली बघा मास्तर बरं ह्यांना तुम्ही सांगताय काय ग्वाल्हेरचेच पण मास्तरांचे गायकी मास्तरांची गायकी म्हणून झाली म्हणजे त्यांनी सुद्धा बदल केला ती मास्तरांची गायकी म्हणून जी ओळखली गेली किंवा ओळखली जाते आणि त्याचा प्रभाव पुष्कळांच्यावर त्या काळात झाला त्यांनी काय वेगळं केलं मास्तरांनी म्हणजे आवाजाचा आवाज अनुरूप म्हणजे प्रत्येक कलाकारांनी आपल्या बुद्धीप्रमाणे आपल्या गळ्याच्या अनुकूलतेप्रमाणे म्हणा प्रत्येकाच्या गळ्याची पद्धत वेगळी आहे ना तो टाकण्यात बदल झाला हो. पण त्यांनी सुद्धा म्हणजे खुला आकार वगैरे तुम्ही त्याकडे नाही खुला नव्हे कारण तसं मास्तरांचा त्या त्यांनी गळा कोता आपण ज्याला कोता म्हणून आता बघा आपण स्वर पांढरी तीन हे मुद्दाम लक्षात ठेव त्यांचा स्वर पांढरी तीन असायचा पट्टी त्यांची आड असायची तेच पण ज्याला आपण अशा अशा ताकदीचा गळा नव्हे किंवा असं कुठे उभे राहिलेत असंही नाही स्टेडी नाही तसा बर त्यांच्या गळ्याप्रमाणे त्यांच्या गळ्याप्रमाणे त्यांनी गायकी बनवली आणि प्रत्येकाने आपल्या गळ्याप्रमाणेच थोडस बनवलं जरी शिकला असला आणि कुठच्याही परफॉर्मिंग आर्टिस्टला जेव्हा इंडिव्हिज्युअलिटी येते तेव्हाच तो परफॉर्मिंग होतो महत्वाचा करेक्ट बरोबर आहे काहीतरी म्हणजे त्याचं एक वैशिष्ट्य ठरतं बरोबर लोकांनी त्याला उचलला फार तर ते फारच पॉप्युलर होतं नाही उचललं पण त्याची काहीतरी एक इंडिव्हिज्युअलिटी होते बरोबर बरोबर की मास्तरांसारखा तसा आमच्या जगन्नाथ बुवांचा तेव्हा जगन्नाथ बुवा टच हो मास्तरांची दाखवा ना थोडी आता बघा मास्तरांची लय सुद्धा मी म्हणतोय तीच बघूया आपण धिन धा तीर किट झिन झुमडा झिन कोण पांडे हे

कोण पण ह्या लईला सारखं चालायचं आता हे सगळं होऊन तुम्ही जेव्हा एक परफॉर्म म्हणून म्हणून बाहेर पडलात त्या तुमच्या मागे मिराशिबांची तालीम तर होतीच त्याबद्दल प्रश्न नाही इतर कोणते संस्कार होते की ज्याचा मैफलीमध्ये तुम्ही उपयोग करत होता आता त्यावेळेला म्हणजे मी बुवांच्याकडे होतो ना तो पहिला माझ्या थोडासा जो काही बदल झाला तर तो गजनमोहनचा असर झाला आता तो का झाला ह्याला पुन्हा कारण हो. कि ते जवळ होते म्हणजे पुण्यात बर मी मुळात सांगितलं ना की तिकडे विनायक बुवा तिकडे मास्तर ही दोन चार मंडळी पलीकडं आमच्या विद्यार्थी दशेत माणसं ऐकायलाच मिळाली नाही तो हो. गजाननचा असर कुठल्या किराणा घराण्याचे त्यावेळेला म्हणजे माझ्या शिक्षणाच्या वेळेत सांगतो ऐकायला नाही मिळाली तसं बर म्हणजे तेव्हा भीमसेने नव्हते नव्हते मी असताना ही गोष्ट सांगा पण गजानन काय विशेष परिणाम झाला कसा गजानन थोडासा फरक म्हणजे ते त्यांचं कार असल्यामुळं स्वराकडे थोडस जे बघण्याला मला शिकवलं अच्छा अलग लक्षात म्हणजे बघणं पुन्हा एक आहेच होय सुरेल जरी असलो तरी त्या सुराकडे बघणं तर तंतकार सुराकडे बघणं आणि गायक बघणं ह्याच्यात थोडासा फरक आहे बर जास्ती सेन्सिटिव्ह तंतकार असतो आणि थोडीशी लय त्यांची स्लो झाली आता पुन्हा आलं त्यांच्या आवाजामुळे थोडीशी लईची पद्धत वेगळी आणि थोडासा ग्वाल्हेरमध्ये किंचित फरक त्यांचा त्यांचा गजानन मोहन झाला म्हणजे पुढचं आला ना पुढची पिढी आली पुन्हा थोडा वेगळा मला काय म्हणायचं आहे की पुन्हा सारखं आलंय बघा नाही पण त्यांच्या बोल अंगाचं त्यांचं काही एक वेगळं म्हणजे मिक्स झालं त्यांच्यात बघा इथे बघा मी म्हणतोय की थोडस जे वेगळेपणा वाटलं ह्याचाच अर्थ बदल झाला हो वेगळेपणा काहीतरी प्रत्येकाच्या गायकीत झाला हा वेगळेपणाच नाही का होय हा प्रत्येकाची पद्धत वेगळी आता तुम्हाला आवडली तर तुम्ही तिकडे आकर्षित होता हो. होता असं होतं ना बरोबर म्हणजे हे सगळ्यांनाच आवडेल असंही नाही माझं म्हणणं तो भाग वेगळा बदल जेव्हा होतो प्रत्येक गायकात पण त्याला त्याचं कोणीतरी भक्त मिळतो त्यांचं एक जरा बोल अंगाचं विशेष होतं का बोल टाकण्याची तऱ्हा त्यांची काही किंवा सबन आवर्तनच्या आवर्तन ते तसं भरत असत असा आणि तुमच्या बोलावर त्यांचा काही असर झाला पुष्कळ पुष्कळच त्यावेळेला गजानन मोहनचा पुष्कळ असर झाला माझ्यावर तुम्ही त्यांचा थोडा शकता आता बघा आता त्यांचा असर आता थोडासा कसा होईल की आता मी तुम्हाला म्हणतो की आता मी थोडासा लगावाच्या दृष्टीने सुद्धा सांगतो आता हा जो पंचम बघा तो त्यांनी जास्ती आता हमीर चालू करायचा बर बर बर म्हणजे त्यांनी तो बघितलेला बघा जास्ती काटेकोर जमतोय की नाही रे म्हणजे- म्हणजे हमीराचा आभास तिथूनच होतो रे आता इथे थोडस नोमतोमच्या वळणावर आलं आलं मला काय म्हणायचं नोमतोम आमच्याकडे कुठे होती नाही ही नोमतोमही नाही परंतु हा भराव वेगळा आला ना आणि जसे जशी आग्रेवाले नोमतोम करतात आग्रेवाले नोमतोम करतात तशी नाही नोमतोम नाही पण हे बघा नोमतोमची सुरुवात झाली एक एलिमेंट त्याच्यात आहे आता ते कदाचित गळ्याला लागण्यासाठी आणि नोमतोमने मला वाटतं हे जो बारकावेपणा आहे ना गळ्याचा कंट्रोल सूक्ष्मपणा ह्या नोमतोमने येतो कारण इथे नोमतोम ह्याचा अर्थ वादन आलं बर वादन आकार आणि श्रवण वादन येत नाही रे ना हे पा मग आता असं तुम्ही म्हणा की बुवा व्हायलिन वाजवतात त्याच्यात गातात हो. आणि गातानी व्हायलिन सारखं हो. वाटत असं जे म्हणायचे त्याचा अर्थच की डोक्यात तंत आहे ना होय आलं लक्षात आता ते हमीर कसा सुरू चांगलं चाललं रे ना हे बघा हे स्लो झालं मुळात मी काय म्हटलं मुळात स्लो काय झालं आता त्यांची त्यावेळेस इतका हुकमी काही गाळा नव्हे म्हणजे हा आता मी हे जी माणसं सांगतोय ही सगळी ग्वाल्हेरमधली हुकमी गाळ्याची लोक म्हणजे सुरू झाल्या म्हणजे त्यांना काही <laughs> की लागतोय गळा नाही लागत म्हणजे ही ग्वाल्हेरची थोडीशी खासियत आहे स्वच्छ गळ्याचे लोक पण आता बुवांना ही प्रतिकूलता झाली किंवा एकदम सुरू नाही होणार आणि हा चेंजही झाला हा चेंज झाला थोडासा म्हणजे रागाची आधी थोडीशी मांडणी इथे मी बोलतो आता बघा आता जुन्या लोकात आधी आलापी नाही एकदम चीज सुरू ह्याचं तुम्हाला आत्ताचं लेटेस्ट उदाहरण म्हणजे मी अगदी सहज देतो मनसूर ताबडतोब चीज सुरू करतात रागाचा आविष्कार नाही म्हणजे इव्हन कृष्णराव शंकर अगदी तसंच ऐकलं नारायणराव व्यास सगळे सगळे म्हणजे त्या काळातले मी लगेच चिसू म्हणजे राग कुठचा गातोय ह्याच्या संबंधी बारीक आलाप सुद्धा नाही फार तसा आणि सुरुवातीलाच धाड करणं सुरूच आता ह्याचा अर्थ काय मी असं समजतो की अहो चीज सुरू करतानी म्हणा किंवा कुठचंही म्हणतानी असंही नाही का की काय लागेल का नाही लागेल ह्या म्हणजे काही प्रश्नच नाही हो बस आणि दुसरे मी सांगतो की त्या काळात आवाज मारी मंडळीच गवई <laughs> म्हणजे आवाज आहे ना आणि तुला आवड आहे मग गाणं शिक आता ती गोष्ट राहिली नाहीये आता गाणं कोणी शिकू शकत पण आवाज असायला पाहिजेच तरच गाणं शिक असं थोडस असल्या कारणानं की बघा सगळीच आवाजवाली मंडळी त्यामुळं त्यावेळेला कुणी कोणाचं कौतुक करायचो हो? बर म्हणजे पांढरी चार हा स्वर सगळ्यांचा स्टँडर्ड <laughs> आल्या लक्षात आता हा बदल झाला की आता सगळे लोक गाणं शिकू शकतात पण शिकणारे वर्गही त्यावेळेस थोडा हो शिकणारे लोकही थोडे जे शिकले ते करिअरनीच शिकले ते गवईच झाले पण सगळ्यांना आवाज होत आहे निश्चित झालं ना बर गजानमोहनचं वेगळे पण तुम्ही सांगत होता हा तर तिथे आता आलं ते ते असून सुद्धा आवाजाची बघा प्रतिकूलता आलं लक्षात आणि ते थोडस कारण आहे म्हणूनच ते तंतात शिरले ना हा आहेच की अहो म्हणून त्याने व्हायलिन घेतलं म्हणजे आता त्यांना आपल्या गळ्यानुरूप बनवायला पाहिजे की नाही गाणं बनलं आवडलं भक्त झाले त्यांचे हात हा मी लगाव सांगितला म्हणजे ही गजानबुवान सारखा हा शब्द आला बघा म्हणजे मुळात ते ग्वाल्हेरचे केले नाही पण तो हमीर जरा चालू करा रे ना रे रे अशी अंतुवाई सुरू करत नसत किंवा निराशिवाय रागाची जी आता मी म्हटलं आलाप केली ती नाहीच नाही चिजेने सुरुवातच आता हे काय झालं असेल तर हे मला म्हणायचं की थोडासा गळा सेट झाला पाहिजे आणि ही कॉन्ट्रीब्युशन आहे नवीन आता काय जो बदल झाला की रागाचा आविष्कार हल्ली करणं म्हणजे परिवर्तनाची परिवर्तनाची बाजू चांगली आहे आणि परिवर्तन हे होतच गेलो पूर्वी सुद्धा होत गेलं मी जुन्या शिकलेला असून सुद्धा सांगतोय की त्या लोकांनी सुद्धा त्याच्यात बदल केलाच त्या काळात जे जे ऐकायला मिळालं आता त्या काळात बहुतेक लोकांच्यावर बघा नारायणरावांचा सुद्धा हे होता नारायणराव म्हणजे? बालगंधर्वांचा फिरतीत फिरण्याच्या पद्धतीत म्हणजे मी सांगत नाही थोडंसं की म्हणजे मिराशी वनच्या काही रेकॉर्ड्स जुने आहेत हो. हो नाही नाही म्हणजे आता बुवांच्या काही जुन्या रेकॉर्ड्स आहेत बघा तेव्हा मी त्या ऐकल्यानंतर अहो फिरणं सुद्धा त्या टाईपचंच आहे हो. म्हणायचे लागलाच पाहिजे काय बाण राहिले आता ह्या म्हणजे ते दोन बोल करतोय ना हे अगदी पाठ करून घेतले होते हे बुवानी सांगितलं ना कोण गत भजे भजले कोण गत भजे कोण गत भजले हे कोण गत भ कोण गत भगिले कोण गत भ गत भजगे मोरे पियान पोछे एका बात कोण गत भय त्या पद्धतीनं आता आता इथे बघा तुम्हाला नारायणरावांचा बोल उच्चारण कसं होईल कोण गत

त्याला जरा नाटकाची डूब आली तरी गवयाचा आ saklanjan sila tayo bade siratan baga konagata konagata bagi bagi konagata bagi पण बुवा एक असं म्हटलं जातं पुष्कळ ठिकाणी म्हणजे ऐकलंय म्हणा वाचलंय म्हणा बोललं जातं की मिराशी बुवा अंतू बुवा ही जी पिढी होती असाच ह्या त्या काळच्या सगळ्या मंडळींवर खान साहेबांचा असर होत हो. होते ना ह्याबद्दल म्हणजे काही बुवा बोलले सुद्धा नारायणराव सांगतात की त्यांच्यावर सुद्धा रहमत खानचा असर आहेच कारण त्यांच्या जर खान साहेबांचे आपण जुनं रेकॉर्डिंग ऐकलं तर त्याच्यात सुद्धा ह्या अशा जातीची हो, ताण हो. आपल्याला आढळते कारण आता मी म्हंटल ही जी फिरत दाखवली ना की ती सुद्धा आता ग्वाल्हेर मध्ये सपाट आहे असं म्हटलं मी पण त्यांच्या ज्या गोवांच्या एस्पेशली मिमरा शिवांच्या काही रेकॉर्ड्स दोन क्लासिकलच्या सुद्धा आहेत त्याच्यात असेच फिरले तो अच्छा म्हणजे फिरण्याची पद्धत आता मी सांगितले की वा असं म्हटलं की नारायणराव सारखं लागतंय का हो म्हणजे त्या काळात नारायणरावांचा सुद्धा खूप लोकांच्यावर असर झाला होता बर एक दुसरं असं काय सांगता येईल की ही जी सगळी मंडळी होती यांची म्हणजे खान साहेबांचं स्कूल बाजूला सोडलं <clears throat> तर आमराग गाण्याकडे प्रवृत्ती जास्त होती याचं कारण काय असावं म्हणजे त्याला काही कारण असेल का की जोड राग मिश्र राग किंवा कमी स्वरांचे राग असे फार गायले जात नव्हते काय होतं एक तर प्रचारात नव्हते ते आता ग्वाल्हेरमध्ये काय थोडस आम राग गाण्याचीच म्हणजे बहुतेक तालीम सगळी तीच आहे जास्ती ज्याला आपण अप्रचलित म्हणतो इतके राग नाहीत प्रचलित रागच म्हणजे ग्वाल्हेर मध्ये स्पेशली प्रचलित राग बरं फार असले तर तेव्हा कळत सुद्धा कुठे होतो गाणारे थोडे ना ऐकणारे थोडे बर ऐकणारेच थोडे त्यामुळे ते गातात कशाला मग बर कारण मी असं सांगतो की त्यावेळेला पटदीप जेव्हा काढला म्हणजे माझी आठवण सांगतो की पटदीप सुद्धा अप्रचलित वाटला अप्रचलित वाटला सांगितलं पटदीप होत म्हणजे कुठ्या प्रघात म्हणजे आता तो एस्पेशली किराणा घालण्यातच पटदीप पॉप्युलर झाला पण पटदीप सुद्धा असं आठवते की काही जणांना समजतही नव्हता तेव्हा आता त्यावेळेला नंद सुद्धा आला होता म्हणजे पण अजिबात प्रचार नाही हो अच्छा नंद होता पण मग त्यातले पण फार थोडे राग म्हणजे ज्याला अप्रचित हो नंद नंदच तो नंदाला आनंदी केदार बरोबर आहे नाही पण मग मिरा मैफली तुम्ही ज्या ऐकल्या हो, हो. असतील त्यात असा काही एक सहज आश्चर्याचा धक्का म्हणून कुठला अनवट किंवा अप्रचलित प्रकार आल्याचं तुम्हाला आठवत आहे का काही काय नाही तेव्हा अप्रचलित मी ज्याला आता तुम्ही आता त्याला मी तेव्हाच नाही लक्षात की तेव्हा म्हणजे ते अप्रचलित वाटायचे मलवा केदार म्हणजे काय वा मलवा केदार देवगिरी बिलावल उदाहरणार्थ आता की तोच लावा देऊ ते कुकू बिलावल होता पण हे तेव्हा म्हणजे अगदी काय अप्रचलित झाले हो बीट तर नव्हतेच म्हणजे होता खट तेव्हा प्रचार प्रचारात नव्हता वजे गात असत बरं पण आमच्याकडे तेवढं चीज चिजा असतील फक्त एखाद दुसरी तेवढंच पण एवढा प्रचार नव्हता नाही मी म्हटलं की त्या मानाने वझेबा पुष्कळच अप्रचलित राग सुद्धा गात असत ते त्याने मला वाटतं कुठून बाहेरून हो, हो, खूप पण ते मात्र खूप गात असत हे खरं मात्र आता बिहागडा नव्हता म्हणजे बिहागडा असेल पण आमच्या ऐकण्यात त्यावेळेला बिहागडा हे सुद्धा नव्हते बघा मारू तर नव्हताच नव्हता म्हणजे आम्हाला नक्की अगदी असं म्हटलं तर एकोणपन्नास सालापर्यंत सुद्धा मारू बिहाग आम्हाला माहिती नव्हता बर जेव्हा देवाणघेवाण झाली ना खूप गायकांची तेव्हा हे नॅचरली पॉप्युलर झाले रागो पण तरी पण आज सुद्धा एक असं आढळतं बुवा की देवगिरी बिलावल किंवा आता तुम्ही नाव घेतलं मलुहा केदार हे तसं ग्वाल्हेरवाल्यांकडनंच ऐकायला मिळाले बघा आता म्हणजे हे दोन चारच म्हणजे अगदी भैरव बहार सुद्धा हो भैरव आता तेव्हा भैरवाचा प्रकार म्हणजे हा भक्त भैरव हा आता भैरव बहार हाच प्रकार मलुहा केदार आग्रेवाल्यांकडनं ऐकलाय बरं की प्रकार म्हणजे भैरव बहार हा एवढाच प्रकार ह्याच्यापेक्षा आणखीन काही प्रकार नाहीत ग्वाल्हेरमध्ये बोलतोय मी हां जयपूरवाल्यांनी खूप अप्रचलित राग इंट्रोड्यूस केले थोडेसे आग्रेवाल्यांनी केले काही पण भैरवाचा प्रकार तर भैरव बघा ना आता ह्या अगदी मला म्हणायचं की तीस एक वर्षात भैरव शिवमत तर त्याच्याही नंतर नाही आणि ग्वाल्हेरवाले गाते नव्हते आणि बुवांच्याकडे आम्हाला तालीम म्हणजे बुवाही गात नसतात आमचं बर बर म्हणजे तुम्ही जे म्हणताय की ह्याच्यासाठी मग अहो नवीन नवीन मनुष्य शोधतच असतो ना मुळात असं आहे की लईची आवड असल्या कारणानं मग इथे पहिल्यांदा जो बदल झाला तो गजान बुवांचा असर झाला बर आमच्यावर त्याच्यानंतर व्यवसायानिमित्त मुंबईत आल्यानंतर मग थोडंसं आमच्या बरोबरीची माणसं बुवांच्याकडे शिकायला लागली राम मराठे वगैरे म्हणजे जगन्नाथ बुवा जगन्नाथ बोन मग त्याचाही न कळत वा काय यांच्याकडे वैशिष्ट्य मग जगन्नाथ बुवांचा नेमका असा कुठला भाग तुम्हाला असा वाटला की नाही वा आपल्याला यावा किंवा हा फार बर बर बर बरं. हो हो हो ना बा हा आणि मग तो हमीर सुरू केला होता तोच गायला तरी चालेल का दुसरं कुठलंही का म्हणजे असं काही नाही म्हणजे कामोद आहे हमीर आहे कुठलाही त्या तुम्हाला जो वाटेल तो कारण तसा तुमचा बुवांचा सहवास झालेला आहे त्यांच्या बरोबर तुम्ही हिंडलाय त्यांच्या बरोबर मैफलीतून गायलाय म्हणजे मी सुद्धा बुवांच्या मागे गाताना तुम्हाला ऐकलेलं आहे बरं आता कामोद फार हा रे ना आता हे बा मी ह्याला झुमरा लावलाय झुमऱ्याच्या चालीसारखं चाललाय बर का हा की आता हा जो मी झुमरा लावला की त्याची एक झुमऱ्याची चाल आहे हिशोब नाही नुसती मात्रा नाहीये तर त्याला एक चाल आहे म्हणजे मी तालाप्रमाणे गातोय मात्रा गात नाहीये ताल गाणं मात्रा गाणं मते माल 马。 माझे माझी माझी मा माझी माल माझी मानने

Yeah, my.

नाही पण बुवा हे जे हो, हो, परिवर्तन तुमच्यात झालं आणि असं प्रत्येक होत होतं व्हायला हो. पाहिजे असंही तुम्ही म्हणालात तर मग बाळकृष्ण बुवांपासून मिराशी बुवा यांच्यात काही परिवर्तन घडलं असेल का <laughs> बुवान हा आता मी एक लक्षात ठेवा की हे बाळकृष्ण बुवांचे शिष्य म्हणजे बुवाही सांगत असत कोण अंतुबा होय मिराशी बुवा इंगळे हा निळकंठबुवा म्हणा किंवा तर त्यांच्या गायकीचा प्रत्येकाने मला वाटतं एक एक भाग घेतला म्हणजे इथे पुन्हा आलं आपल्या गळ्यांवर बुवा सांगायची की गुंडूबांच्यात थोडस बोल अंग पण वेगळं बाळकृष्णबुवांच आम्ही गुंडूबांना ऐकलेलं नव्हे पण बुवा सांगत असत तडप तडप जी होती ती आमच्या बुवांच्यात आली तडप तानेच जास्ती गाणं बॉन्स आमच्या बर हो. तडपदार ज्याला आपण तडप म्हणू हा ठणठणी अंतुबोंच्यावर थोडासा रहमत खानचा खूप सहवास त्यांना झाला त्यामुळे थोडस वेगळं आलं लक्षात किंवा निरळ बॉन्डचं बाळकृष्ण बुवांचा निराळा प्रकार त्यांनी थोडासा म्हणजे इथे पुन्हा आपल्या गळ्यानु गळ्यानुरूप ती गायकी म्हणा किंवा ते अंग एका गुरुचं उचलतो इथे एक विचार असं वाटतं वामनबा तुम्ही ऐकलं होतं त्यांच्यावर जास्त ऐकलंय मात्र थोडस कमी गात असत ते थोडं म्हणजे अष्टांतऱ्यापुरतंच गाणं विस्तारपूर्वक गात नसत ते पण मी चाफे चाफेकर म्हणजे देवधरांनी त्यांचं खूप पण त्यांच्या गळ्यात मात्र खरोखर रहमत खानची खरंच आठवण व्हायची हे मी नक्की सांगतो म्हणजे गायकीची आठवण होणं वेगळं पण त्यांचा जो लगाव होता ना बाबनबुवांचा तो मात्र

पण कोणाकडून कोणाकडून जसं मला आपला सुरेश सांगत होता द्रवळकर की रहमत कुठेतरी रहमतचं तर म्हटलं की तू कसा याचं कारण आता बुवा म्हणतात तसं अंतू बुवांवर रहमत खान साहेबांचा संस्कार होता म्हणून असेल कदाचित असं असू शकेल हां आपण हो म्हणजे तसा एक आपण जर कल्पनाच करायची म्हटली हो, हो. नाही आता एक सांगतो म्हणजे ते कसं आता आवाज तो आमचा नवेच नाही कारण त्यांच्या आवाजाची अति म्हणजे फार माधुर हे बा अशी सुरुवात ते करत अच्छा आता हे थोडस अंतुमान चालेल हे त्याचे वळण जास्ती होतं का रमणा गे रंग बरस ऋतुमसंगमा ओंकार निघासती निघत सोला हा शिंगार कर आभरण सोला हे शिंगार कर आभरण पाव पाव जन गोप गोप गोदना வீரகுலன ஜோதியே ऐकलं नाही नाही बरोबर अंतुबा थोडस ह्या पद्धतीने म्हणजे थोडस मी म्हंटल ना सुराकडे जरा बघून हा नाही पण मग आता तुम्ही म्हणाला त्याच्यावर एक हो. प्रश्न असा निघाला की बाळकृष्ण बुवांची जी परंपरा इकडे आली आता रहमत का साहेबांच्यात कदाचित टप्प्याचं थोडं अंग असावं हो, हो. ते अंतुबुवांच्यात कदाचित आलं असेल कारण तसं अंतुबुवांच्या मागे यशवंत गाताना मी ऐकलेलं आहे कित्ते मंडळांमध्ये हो, हो, सकाळची मैफल झाली होती आणि अंतुबांच्या मागे यशवंतबुवा गात होते तेव्हा ते भैरव बहारच गायले होते हो. हेही मला आठवते परंतु हे जे टप्प्याचं अंग आणखीन अंतुबांचं तसं पण पुष्कळ मिळतं जुळतं गाणं शेवटचं मी काय म्हटलं आवाजाचा लगाव सोडून द्यावा प्रत्येकाच्या ताकदीचा प्रश्न पण गायकी पुष्कळशी मिळती जुळतीच म्हणजे फार फरक नाही नाही पण आता तेच ख्याल त्याच गॅलरीतल्या आपल्याला कृष्णराव शंकर किंवा आरोळकर किंवा अगदी मुंबईतले जाल हो. बालापोर या म्हणा किंवा अगदी हो. अलीकडे आरोळकरांकडे शिकलेले म्हणजे शरद ब साठे हो. घेतलेत तर ते एक टप्प्याचं अंग त्यांच्याकडे जे आहे ते या लोकांचे दिसत नाही म्हणजे त्यांचे आता ते ग्वाल्हेरच आहे हा बरं सगळे ख्याल तेच आहेत त्याच आहेत ताल तेच आहेत पण तेवढे त्यांच्यावर माझी कल्पना म्हणजे हे जे आता तुम्ही नावं घेतली ते टप्प्याचं वळण जास्ती आहे त्यांच्या म्हणजे आता हे तुम्ही जे नावं सांगताय त्यांच्यावर आणि मीरा शिवा झाले आनंद मनोहर झाले ह्यांच्या गाण्यावर तसं टप्प्याचा माझा प्रश्न आहे की हो. बाबा तिथे शिकलेले होते हो ग्वाल्हेरमध्ये हो म्हणजे त्यांच्यावर ते टप्प्याचा अंग हो. असायला पाहिजे की असायला पाहिजे परंतु एक लक्षात ठेवा की बाबांनी टप्पा सोडला होता हे तुमच्या माहितीसाठी बर की बाळकृष्णबा पहिले टप्पिस्ट होते पण वासदेवराव जोशांच्याकडे जेव्हा शिकायची त्यांना ख्याल इच्छा झाली तेव्हा वासदेवराव जोशांनी त्यांना शिकवलं नाही कारण तू म्हणजे त्यावेळेला असं की टप्पा गाणार आहेस तू तर टप्पा गाणारा म्हणजे मी शिकवणार नाही तुला ख्याल जमणार नाही बर तर त्यामुळे जे बालकृष्णमंत सांगतात की बाबा टप्पा त्याच्यामुळे त्यांची हा नाही देवजीबुवांकडे शिकले होते देवजी परांजपे हां त्यांच्याकडे बुवा टप्पा गायकी शिकले देवजी बुवा तिथे टप्पा शिकले ते आणि ख्याल जे शिकले मी नाही परांजपे परांजपे ते माझी कल्पना अलिबाग जवळचे ते कुठचं गाव नाही वासुदेव जोशी नागावचे नागावचे नागावचे बरोबर हा तर देवजीबावांकडे बाळकृष्णबा टप्पा शिकले शिकलेले होते आणि टप्पिस्टच आणि त्यांना ख्याल शिकायचा होता तर ते वासुदेवरावांनी शिकवलं नाही की व तू टप्पा गाणार आहेस तो तुला हा बरा साहेब एक इंटरेस्टिंग कमेंट सांगतो हा आम्ही ते ऑल इंडिया रेडिओ करता काहीतरी करत होतो बरं ते अजून इट्स बिंग कुक हां त्याच्यामध्ये उत्क्रांती असा भाग होता की कोक नंतर हां. काही एपिसोड्स करायचे बरं तर त्याच्यामध्ये बाबराव यांनी असं पॉईंट मांडला हां तर त्यांना स्वतःचा नव्हे चहा चहा पाणी शिव- पाणी पाहिजे तो असा होता की बाळकृष्ण भाऊने टप्पा गाणं का सोडलं तर हा क्षुद्र प्रकार आहे हो मी सांगतो बरोबर आता मी हा शब्दाचा वापरला नाही फक्त बरं का सर की हा मी शब्द वापरला नाही की त्याला कमी दर्जाचं समजत असेल म्हणजे आणि माझ्या मते तीच आज माझ्यासारख्याला काय वाटतं की टप्पांग नसेल तर ते ग्वाल्हेरचा जो ग्वाल्हेरपणा तो मिळमिळीत होतो त्याची खूपसूरती आहे त्याचं प्रपोर्शन आहे त्याचं एक ते चांगलं एलिमेंट आहे त्यातलं आणि तो इथे सुटला अजिबात महाराष्ट्रात तो सुटला आणि मग ते काही दिवस मग ते आपण जे एकंदरीत आहे त्याच्याकडे येतोय माझ्या डोक्यात तो प्रश्न आहे तर मला काय म्हणायचं आहे की मी मी महाराष्ट्रात बोललो आणखी हे तुम्ही आता ग्वाल्हेरचे म्हणजे कृष्णराव पंडित वगैरे म्हणजे असा भाग घेतला तेव्हा कशाला ग्वाल्हेरचा मनुष्य महाराष्ट्रात येतो इतका अशी परिस्थिती त्या काळातली लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे देवाणघेवाण नाही हो गाण्याची नाही लोकांची सुद्धा नाही तर बाळकृष्णमाने टप्पा सोडला होता सोडला पुढं म्हणजे मला वाटलं म्हणजे की वाजदराव जोशांनी सांगितलं की मी तुला गाणं शिकवीन पण अशी सांगतात बुवाने सांगितलेली की तिथे नदीवर होते तर ते म्हणाले तू काय तुम्ही ह्याच्या पुढं हो ही हकीकत बुवाने सांगितली की हो नक्की नक्की की तू टप्पा आजपासून मी मैफलमध्ये ह्याच्या पुढं कधी गाणार नाही असं मला वचन दे आणखीन गंगेचं इथं आता पाणी सोड म्हणजे टप्प्यावर पाणी सोड होय की काय तर मी टप्पा सोडला आजपासून गाणार नाही आणि मग तिथे म्हणजे रेतसर पाणी सोडलंय टप्प्यावर अशी कथा आहे अशी कथा आहे तिथे त्यांनी मला वाटतं बुवा म्हणाले काहीतरी इथली एक चीज त्यांना तिथे शिकवली वगैरे वगैरे आता पुढे बाळकृष्ण मोहनच्याकडचे हे शिष्य आहेत बघा बर अंतुबा काय झाले मिराशिबा काय झाले गुंडूबा काय सगळे तुम्ही जे बाळकृष्ण शिष्य म्हणताय इचलकरंजीला तर ते टप्पा सोडल्यानंतर जे आहेत बर पण बो टप्पा टप्पा गात असतील एखाद दुसरा सांगितला तर त्या काळात जर टप्पा सोडला बाळकृष्णवानी तर ह्या लोकांना मोठ्या टप्प्याची तारीख महाराष्ट्रात मिळाली बर मला महाराष्ट्रात म्हणायचं बर आता महाराष्ट्रात थोडस गाणं बदललं पुन्हा मध्ये प्रांताप्रांतात हे गाणं बदल होय नाही पण म्हणजे हे बाळकृष्ण भवानी घडवलेलं एक परिवर्तनच म्हणा की ते परिवर्तन झालेलं गाणं आपल्याकडे महाराष्ट्रात हो. ग्वाल्हेरचं ते आलं ते आहे ग्वाल्हेरचं पुढे मला असा प्रश्न येतो की आता बाळकृष्ण बुवांचे शिष्य बुवा विष्णू दिगंबर पलुसकर हो. त्यांच्या स्कूलमध्ये जे गाणं आलं हो. ते आणखी ग्वाल्हेरचं सिम्प्लिफिकेशन करून आलं किंवा काय हो आता बदल झाला ना बघा ना आता मी काय म्हटलं की आता आपल्या पुढे सुद्धा प्रश्न आहे तुमच्या पुढे काय होईल आमच्या पुढे टप्पे शिकवले नसतील बरोबर आहे म्हणजे जसे आमच्या बुवानी सुद्धा सांगितलं आम्हाला हो हो हो केलं लिहिलं हो. पण जितके कृष्णराव पंडित गातात किंवा खूप विद्यार्थ्यांना त्यांच्या कृष्णराव पंडितांच्या विद्यार्थ्यांना जितके टप्पे याद आहेत तितके आपल्या महाराष्ट्रातल्या गायकांच्याकडे नाहीत आणि अंतुबाई गात नसत नसत मी तरी काय ऐकलं नाही म्हणजे माहिती असणं सोडून जेव्हा आम्हाला सुद्धा एखाद दुसरा सांगितला होता म्हणजे त्या काळातच टप्पा कमी झाला होता पुन्हा आता टप्प्याला आलेला आहे ह्याच्या आधी अजिबात नव्हतं म्हणजे आमच्या आम्ही शिकत असताना टप्पाही कुणी गात नव्हतं आणि आता हे ग्वाल्हेरमध्ये आहेत हे लक्षात ठेवा पण त्यांची कधी आम्ही ऐकलेत लोक नाही पण आता प्रश्न इथे असा तो मगाशी ह्याने शब्द प्रचार हा वापरला म्हणजे विष्णू दिगंबरांचं कार्य खूप मोठं आहे हो, हो. त्याच्याबद्दल काहीच नाही पण तो प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये कुठेतरी गाण्याची काही खूप सुरती आपण हरवून बसलो किंवा काय नंतरच्या पिढीमध्ये बरोबर मी सांगतो हे हे मी जे सगळं बोलतोय हे बुवा जे काय आमच्याशी बोलत असत त्याच्यावर मी बोलतो आहे असा आता हा फरक लक्षात आला की नाही आपल्या पुढे प्रश्न आहे ग्वाल्हेर ग्वाल्हेर पुन्हा हे सगळे ग्वाल्हेरचेच म्हणतात हो. तुम्ही आता कृष्णराव पंडित किंवा ही सगळी मंडळी ऐकल्यानंतर ती गायकी बघा इकडची महाराष्ट्रात हे आता मी ग्वाल्हेरचे लोक सांगतोय त्यांची गायकी बघा फरक झाला आहे फरक म्हणजे ग्वाल्हेरचा एक वास असेल हो थोडासा पण फरक आहे बघा हां पुन्हा त्याच्या पुढच्या लोकात फरक झाला विनायक वंशाकडे झाला म्हणजे त्या विष्णू दिगंबरांच्या शिष्यात पुन्हा फरक त्यांची म्हणजे फरक होतोय ना आणि माझं म्हणणं आहे की प्रत्येक पिढी पिढीत फरक होत राहिलेला तिथे एक प्रश्न असा येतो म्हणजे मला जो पडतो तो असा की हे फरक काही चांगल्यासाठी झाले की ह्या फरकामध्ये आपण काही हरवून बसलो म्हणजे विष्णू दिगंबरांपासून प्रचाराच्यामध्ये म्हणजे नारायणराव विनायकभाऊ पटोरसन देवधर मास्तर ओंकारनाथजी ठाकूर हे सगळे गवई मोठेच पण ह्याच्यामध्ये आता तुमच्या म्हणजे बाळकृष्ण बुवा अंतुबुवा गुंडा महाराज ह्यांची जी पिढी त्यांचं जे ग्वाल्हेर गाणं आणि ह्यांचं गाणं ह्याच्यात कुठेतरी एक फरक पडला आता मला काय म्हणायचं आहे म्हणजे परिवर्तन होत आहे लक्षात आणि ते परिवर्तन होणारच कला म्हटली की त्याच्यात परिवर्तन होत राहणार सांगण्यात काय अर्थ आहे की आम्ही काही बदललं नाही कशावरून प्रत्येकाने असं मी आता म्हणतोय की प्रत्येकाच्या गाण्यात प्रत्येकाने बदल केलेला आहे लक्षात आलं का वास असेल आता आमच्यात वास असेल पण आता मी सुद्धा मुळात म्हणतोय की माझ्या सुद्धा आता बदल झाला आणि तो नकळत होतो ह्याला आमचे बुवांचं आता उदाहरण सांगतो मी की बुवा तर जास्ती म्हणजे आमचे म्हणजे मिराची हो तडजोड नाही खूपच तसं म्हणजे अगदी जुनियन जी तालीम मिळाली तसं गात असं गात असत गात असत पण न कळत त्यांच्या गाण्यावर परिणाम झाला होता ही अगदी मुद्दाम तुम्हाला मी हकीकत सांगतोय की सांगलीला सांबारे वैद्य होते होय त्यांच्याकडे काहीतरी मला वाटतं गणपतीच असं त्यावेळेला हो. असायचे आणि अनेक गवई त्यांच्याकडे उतरत असत हो, हो. म्हणजे स्वतः मीरा शिवण ही सांगितलेली हकीकत आणि त्यावेळेला अनेक गवई त्यांच्याकडे उतरत असत त्यांचं औषध पाणी वगैरे करणं हे अशी पुष्कळ त्यांनी खूप गव्यांना मदत केली त्यावेळेला त्या एका मैफलीत मीरा शिवनचं गाणं होतं सांगलीला आणि त्या दिवशी सगळं बुवा बुवा सांगतायत आमच्या आता बघा की बुवाने फार बालकृष्णच्या गायकीत बदल केलेला नाही म्हणजे अजिबात नाही जसं गुरुमुखाने मिळालं तसंच असं त्यांच्या बाबतीत त्यांचे लोक सांगतात की मीरा शिवनचा अगदी आणि त्या दिवशी सगळं जयपूरचं चाललं होतं म्हणजे बुवानी सांगितलं की मी पूर्वी गात होतो अच्छा हो आणि अल्लाजा तिथे उतरलेले होते आणि गाणं चालू असताना अल्लाजा बाहेरून आले आणि आपल्या टाईपचं गाते कोण म्हणून त्यांनी हे अगदी आमच्या मी मुद्दाम उद्मेकून सांगते की हे बुवानीच सांगितलं की अल्लाजानी बाहेरनच असं यांनी सांबाऱ्यांना सांगितलं की सांगू नका मी आलो आहे आणि त्यांनी सगळं लांब बाहेरनं गाणं ऐकलं आणि त्यांना म्हणाले की हम पालकिसन बुवा की शागिर्द राम हम हम इतने तरकीब कर रहे आणि हे बुवानी त्याच्या पुढची हकीकत अशी सांगितली अहो म्हणाले की झालं असेल खासाहेब म्हणजे तसं पण मी काही त्या <laughs> पद्धतीने कारण न कळत झालं असेल किंवा आला असेल नाही नाही म्हणाले असं कसं काय तरी हे कसं काय तुम्हाला हे झालं नाही अमकं तमकं तर म्हणे माझं त्यांनी मुंबईला गाणं ठरवलं आला द्या होय हे आमचे बुवा सांगतात की त्यावेळेला केसरबाईंना त्यांच्या इतर सगळ्या शिष्यांना सांगून की बाबांचा शिष्य तो हमारी तरकीब कर रहा है और आप नाही गाते हमारा आणि ते म्हणाले काय कारण नाटक कंप ते म्हणाले जेव्हा तुम्ही याल तेव्हा बुवा नाटकात असं नाटक कंपनीत होते ना तेव्हा तुम्ही याल मुंबईला तेव्हा मी ते आणि मुद्दाम गाणं अरेंज केलं आणि अहो म्हणाले काय हे तुम्हाला काहीतरी कल्पना असेल नाही नाही म्हणाले मी ते गाणं अरेंज करणार आणि ते गाणं अरेंज केलं अर्थात त्या दिवशी अजिबात त्या टाईपचं झालं हे मी पुढे सांगते चुकून नाही म्हणजे खासवानं काय वाटलं की आज तसं तुम्ही गा अहो म्हणाले कसं येईल त्या दिवशी कसं झालं तर त्यांनी मला एक हकीकत महत्वाची सांगितली की चांगल्या घराण्याची घरंदाज तालीम घेतली जर चांगली ज्याला आपण म्हणतो बरेच वर्ष तर मनुष्य सगळ्या घराण्याचं गाऊ शकतो हा महत्वाचा मुद्दा आहे व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आता तुमचा गळा चालला पाहिजे तुम्हाला आवडही पाहिजे असं नाही का होय म्हणजे करू शकतो मनुष्य असं मला सांगायचं म्हणजे करू शकता आता त्या गायकीची तुम्हाला आवड पाहिजे त्या गायकीसाठी तुम्हाला अनुकूल गळा पाहिजे म्हणजे शेवटी तुमची पुन्हा बुद्धी अनुकूल गळा पण त्यांचं असेल तर ते साध्य होऊ शकेल आणि ह्याच्यावर मी तुम्हाला मुद्दाम अभिमान म्हणून सांगतो असं नाही की ग्वाल्हेरमध्ये शिकलेली जी काही माणसं आहेत देशपांडे बघा तुम्ही हा विचार करू ते अनेक घराण्यात गेले आणि त्यांनी कॉपी केली त्याची पण इतर घराण्यात म्हणून शिकलेले लोक ग्वाल्हेरमध्ये नाही सूट झाले बघा म्हणजे ही अष्टांग गायकी हे ग्वाल्हेर कबूल करायला पाहिजे मी ग्वाल्हेर साहेब बोलतोय म्हणून नव्हे नाही नाही बरोबर आहे की बघा तुम्ही इतिहास काढा की ग्वाल्हेरची माणसं अनेक घराण्यात गेली बघा मास्तर पुन्हा गेले मास्टर कृष्णराव सुद्धा म्हणजे जयपूरचे शिकले गजानन बुवा शिकले भास्कर बुवा गेले भास्कर भास्कर बुवा तिन्ही करण्याचं शिकले म्हणजे हे सगळं मुळात गंगोत्री हे ग्वाल्हेरचे म्हणजे ह्याचा अर्थ अष्टांग आहे आहे की नाही म्हणजे ताण आहे पलटा आता एकेकाने स्पेशलायझेशन केलं त्याचं बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे इथे जे मी म्हंटल गंगोत्री आहे म्हणजे सगळे ग्वाल्हेरमधनं शिकून आले शिकले आणि उगीच ग्वाल्हेर नाही ग्वाल्हेर काय म्हणायचं <laughs> नाही पण बुवा हे तुमच्यामध्ये जे परिवर्तन घडलं हे मिराशी बुवाने पाहिलं किंवा ऐकलं का जे घडत होतं ते हा आता एक लक्षात ठेवा थोडस जेव्हा काही आपल्यात बदल होतो <laughs> त्या काळाप्रमाणे तेव्हा थोडीशी नाराजी असणार हे त्या कालानुरूप लक्षात ठेवा तशी मी अगदी खरं सांगतो की तशी थोडीशी नाराजी होती म्हणजे काय की मी थोडंसं गाणं बदललं माझ्यापुरतं मी बोलतोय नाही म्हणजे गाणं चांगलं पण बदल नाही थोडस पण कारण त्यांनी फार बदललं नव्हतं आणि आमच्यावर नकडे संस्कार संस्कार झाले हो जे संस्कार झाले ते तुमच्यात उमटतातच आणि कदाचित पुण्यासारख्या शहरात जितके संस्कार झाले तेवढे इचलकरंजीत होणं शक्य नव्हतं हाही एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये तेव्हा मला काय म्हणायचं हे स्वाभाविकच होतं आता तुम्ही जितके जितके ऐकताय नाही का ते तुमच्या न कळत जे काही शिरतं ते तुमच्या काहीतरी एक ह्याच्यातनं गळ्यातून बाहेर पडतच नाही म्हणण्यात काय अर्थ आहे पण इतकं सगळं झाल्यानंतर तुम्ही ज्या मुंबईला आलात ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर तुम्ही एक गायक म्हणून उभे राहिलात मुंबईमध्ये हो. त्यानंतर जगन्नाथ बुवांकडे तुम्ही गेलात म्हणजे हो, हो. आग्रा गायकी असं आपण म्हणू पण जगन्नाथ बुवांचे पुन्हा आग्रा गायकी आणि इतर आग्रा गायकी ह्याच्यात फरक फरक म्हणजे बघा म्हणा लोक म्हणायचे की जगन्नाथ बुवा टच हा बघा टच आता मुळात मी असं म्हणेन बघा बघा स्वरात फरक आहे आता आपण जसं म्हणू की आग्रेवाल्यांचा स्वर थोडासा ढाला म्हणजे पांढरी दोन काळी एक तिथे मुळातच फरक की बुवांचा जरी ते परफॉर्मिंग असे जरी नसले ठीक आहे तरी स्वर त्यांचा पांढरी चार होता म्हणजे तिथे पहिला बदल आला बदल झाला का नाही बर तालीम तशी सगळ्या ग्वा आग्रेवाल्यांच्या अर्थात जगन्नाथांनी खूप जणांच्याकडनं जे मिळालं ते घेतलं परंतु आग्रेवालेच किंवा आग्रा घराण्याची त्यांच्या जास्ती पण इतकं करून सुद्धा तसं आग्रेवाल्यांचं नाही त्यांच्यात नाही पण तोपर्यंत तुम्ही इतर आग्रेवाले सुद्धा ऐकले असतील हो. मुंबईत तुम्ही आलात त्या हो, हो. काळामध्ये त्यांच्यात एक- आग्रेवाल्यांचं होतं हा म्हणजे लक्षात आलं की आग्रा घराण्याचा एकमेकांच्या पण जगन्नाथ बोनच्यात नव्हतं म्हणजे तालीम घेतली आग्रेवाल्यांच्यातच जगन्नाथ बोनी स्वतंत्र बाच काढला तुम्हाला जगन्नाथ बोनकडे जावं असं का वाटलं त्यावेळेला म्हणजे असं काय गोष्ट म्हणजे आवडली स्वतंत्र बाज आला हा बाज आल्याबरोबर त्याला वेगळी भक्त मिळाले बर काही वेगळी दिशा दाखवली हो त्यांनी काय वेगळे पण म्हणजे मला काय म्हणायचं की आता शेवटी नाही नाही ओघाने येतं तसं की ग्वाल्हेर आणखीन आग्रेवाले बोल अंगानेच गाणार हे तर बरोबर आहे आलापीपेक्षा सुद्धा गायकी सबन राग आपण बोल अंगानेच खोलतो बर आग्रेवाले सुद्धा बोल अंगानेच खोलतात वेगळे पण बुवांच्या बोल खोलण्यात थोडस ज्याला मी म्हणतो की बोल मे बात बनना चाहिए बर आणि थोडासा इमोशन जास्ती जगन्नाथ बुवांच्या हो. ज्याला मी रस म्हणतो थोडासा तो आमच्यावर असर झाला नुसती म्हणजे गायकी नव्हे हो काय म्हणायचं आहे तो भाव भावना आली पाहिजे ती नाही पण तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेला तेव्हा हो. हा जो बदल तुम्हाला जो त्यांच्यातला आवडला तो तुमच्या गळ्यात बसण्यासाठी तुम्हाला काही अडचण आली का नाही मला अडचण नाही आली कारण बघा पुन्हा मी सांगतो की आता आज आमच्या जगन्नाथ भवनचे जेवढे शिष्य आहेत साधारण काय प्रत्येकाने थोडीफार तालीम म्हणजे घेत सगळे ग्वाल्हेरचेच बघा अच्छा रामभाऊ ग्वाल्हेरचेच ग्वाल्हेरचंच आहे हो, हो. व्यासाने तालीम घेतली ग्वाल्हेरचेच आहेत पुष्कळशे लोक ग्वाल्हेरमध्येच वसंतराव कुलकर्णी होते आणि अनेक पुष्कळ लोक मुळात सगळे ग्वाल्हेरचे आहेत बरं म्हणजे पुन्हा आलं की ग्वाल्हेरचा हा मनुष्य जिथे गेला तिथे त्याला तशी अडचण पडली नाही आणि आगरेवाल्यांचं असं धरून आपण म्हणा तर खासेवाने एक उत्तम सांगितलं होतं की ग्वाल्हेर और आगरा कितना लंबा आहे नजदीक तो है एक आहे है विलास हुसेन विलास हुसेन सांगितलं म्हणजे लय जातीनी त्या जातीनी फक्त मी काय म्हटलं की लगावात फरक झाला हो प्रत्येकाच्या साधारण गायकी तीच झाली नाही पण जगन्नाथ भाऊंच्या पद्धतीने तुम्ही एक दाखवा ना नाही म्हणजे सुरू होऊ हा हो नाही ती टोटल व्यक्तिमत्वच तसं गुढ वाटलं मला <laughs> थोडस बघा तसा लगावाही दाखवतो असं धरून चाल ना कसं म्हणतोय त्या व्यक्तीचा काय भावार्थ चिरेतनं दिसू द्या बारे से

म्हणजे हा थोडासा लगाव बघा मी आता दाखवतो बर आता बघा ते मारू भ्याग मध्ये म्हणायची परी मोरी ना परी मोरी हे मोरी ना परिमोरि परि मोरिनाभ परि मि परि मोरिनाव मारा परि मो नाजारा मधारा मधारा धारा मधुधारा ओ हो मधुधारा मधुधारा दे रटना रटत हरि मोरी नाम नाचदाराने परी मोरी मोरी नाव मज धाव हरणे परी मोरी नाव परी मोरी नाव आव परी मोरी नाव थोडीशी हा बघा आता हा पुन्हा त्यांच्या टाईमचं झालं पण या बुवा तुमच्या म्हणजे प्रत्यक्ष गाण्यातनं आग्रेवाल्यांपैकी एक अण्णासाहेबांचा सुद्धा तुमच्यावर काही असर हो. झाल्याचं दिसतो हो, हो, हां मला पाच सात वर्ष आता हे मी जगन्नाथ मला तेव्हा आवडलं हे आमची इतर माणसं गेलीत म्हणून मी गेलो असं नाही पण एक वेगळं पण मला जाणवलं थोडंसं आणि काही राग सुद्धा म्हणजे जे आमच्याकडे नव्हते आता ही नंदाची तालीम त्यांनीच मला दिली पण तुम्ही जगन्नाथ भवनकडे गेलात तेव्हा मिरा शिवबुवा होते ना होते होते आपण त्याबद्दल काही म्हणजे नाही असं काही असं काही नाही ते होतं पूर्वीच्या लोकांचं हो. थोडस मनात ते असणार हो, पण <laughs> जनात नाही आलं त्याने बहुतेक ज्या बांधलेल्या आहेत ना त्याच की स्वतःच्याच बांधलेल्या आहेत अनेक ज्या म्हणजे काही मनुमा तुझा गते रहियो मनुमा तुझा गते रहियो मनुमा तुझा गते रहियो मानलो मोरी बात मनुमा तुझा गते रहियो मनुमा तुझा माया झूठी जग झूठा सब माया झूठी कोई नहीं तेरा रे गुनीदास या जग में हर पूजा तेरे मनुआ तुझा आ तेरे ही तू जागते मला वाटतं सगळ्या बंदिशी त्यांच्या ज्या काही आहेत ते त्यांनी त्यांनीच मांडलेले म्हणजे परंपरेच्या पुष्कळची हो, जगन्नाथ भवन मला वाटलेली मी खरं समजा पुस् सगळ्याच त्यांच्या काहीची ते म्हणजे मी जास्ती जे गातो ते शहाण्यातली गातो त्यांची मंदिरं वामे मोऱ्या हरवा गुंदेला आहे मुलतानीतली नाही ना तेच शब्द विहागडल्या बंदिशीत सुद्धा आहेत म्हणजे बो तुम्ही त्यांची भैरव भट्ट्याची बंदिश घाता का हे आलेली हो? ना कैसे जाबु कैसे गाबु कैसे जाबु राखो प्रभु मोरे लाज मंदिर बामे मोरे याज मंदिर बामे मोरे चरण धरत पुनिदास चरण धरत मन में धरत नी की आस मन में धरत नी की आस ज्ञानदीप पछगमगा ज्ञाननि